नमस्कार मी अनुराधा शेटे एव्ही टॉक्सवर तुमचे मनापासून स्वागत करते आपण ऐकत आहात एक लग्न असेही भाग तिसरा मागील भागात आपण पाहिले समीर आणि शर्वरी दोघेही लग्नाला तयार झालेत आणि आता पुढे शर्वरी त्याला चॅलेंज करून आली होती पण त्याच्याशी लग्न करायला मन मात्र मानत नव्हते घरी आली की लग्नाचा विषय निघायचाच त्यामुळे घरात येताच ती बेडरूममध्ये गेली फ्रेश होऊन बेडवरच कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत बसली काय ग जेवायचं नाही का का बाहेरूनच खाऊन आलीयेस आई बेडरूममध्ये येऊन विचारत होती पण तिच्या कानात हेडफोन्स असल्याने तिचं लक्ष नव्हतं आईने तिच्या एका कानातील हेडफोन काढले मी काय विचारतेय जेवायचं नाही का हो जेवते ग आज मला बेडरूम मध्येच दे जेवायला आई ओरडते ते काही नाही जेवायचं असेल तर आमच्यासोबत येऊन बाहेर जेवायचं इथे भेटणार नाही शर्वरी बोलते मला ते तुमच्यासोबत जेवायला नको आणि तो पुन्हा पुन्हा लग्नाचा विषय पण नको आहे आई सांगते हो बरं झालं आठवण केलीस लग्नावरून आठवलं त्यांनी या संडेला त्यांच्या घरी बोलवले आहे पुढची बोलणी करायला तर संडेचा काही जरी प्लॅन असेल तर कॅन्सल करायचा शर्वरी वैतागून म्हणते काय ए मी नाही येणार त्यांच्या घरी वगैरे तुमचं तुम्हीच जा आणि काय करायचं ते करा आई सांगते अगं असं कसं तुला तर यावंच लागेल तसंही त्यांचं घर पण पाहायला भेटेल आणि आम्हाला थोडीच राहायचंय तिथे शर्वरी म्हणते मला नाही इंटरेस्ट त्यांचे घर बघायला आणि आत्ताच सांगून ठेवते तुम्ही हे लग्न करायचं ठरवलेच ना तर तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा आणि मला काय करायचे ते मी करणार ठीक आहे पण खरंच भूक लागली असेल तर जेवायला बाहेर आल्यानंतरच भेटेल असं म्हणत आई निघून गेली चिडून कानात पुन्हा घातलेले हेडफोन्स तिने रागाने काढले आणि फोन गादीवरच आपटून बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसली या संडेला त्याच्या घरी जावं लागणार आणि काही केलं तरी घरचे तिला नेल्याशिवाय ऐकणार नाहीत हे तिला माहीत होतं म्हणून ती रात्री उशिरा झोपली सकाळी आई उठवायला आली पाहते तर शर्वरी झोपली होती शरू काय अग तू अजून झोपलेलीच उठ बरं शर्वरी झोपेतच बोलते ए आई मला झोपायचं आहे आणि आज मला जरा बरं वाटत नाहीये ग आई म्हणते हो का मला माहित आहे ना तुला का बरं वाटत नाहीये समीरच्या घरी जायचं आहे म्हणून चल असली कारण आज तरी चालणार नाहीत आई तुम्हाला माझी जरा तरी काळजी वाटते का मला तर असं वाटतंय की कधी मला हकलून देताय असं झालंय तुम्हाला आता गप बसतेस का जास्त बोलू नकोस आणि तुला आत्ता नाही कळणार आमची काळजी पण नंतर नक्की कळेल ते जाऊ देत आता उठ आणि आवरायला लाग बरं आई शेवटचं एकदा सांगून निघून गेली शर्वरी मनात नसताना उठून आवरू लागली ती एम्ब्रॉयडरी वर्क असलेला टॉप आणि प्लेन पर्पल कलरचा लॉंग स्कर्ट घालून तयार झाली झालं का आवरून निघूयात का बाबा विचारतात हो हे काय शरू आई हाक मारणार तोच झालंय माझं नाही यायचं मला तर कोणी ऐकतंय का माझं ती अजूनही तणतण करत होती चला हो आई बाबांना म्हणत तिच्या हाताला धरून खाली पार्किंगमध्ये आले कारमध्ये बसल्यानंतर तिचा चेहरा तसाच पडलेला पाहून बाबा म्हणतात इतकं छान आवरला आहेस तर जरा स्माईल असू दे की चेहऱ्यावर आम्हालाही जरा बरं वाटेल आई म्हणते नाहीतर काय जणू आम्ही फाशी द्यायला नेतो हिला शर्वरी सांगते हो हे काय फाशी देण्यापेक्षा कमी आहे काय म्हणालीस आई विचारते काही नाही असं म्हणत काचेतून बाहेर पाहू लागली मागच्या वेळी तो पाहायला आलेला तेव्हा तिने मुद्दामून त्याच्या अंगावर चहा सांडवला होता हे आठवून आता तो काही गप्प बसणार नाही हे तिला माहीत होतं आता तो नक्की काहीतरी करणार या विचाराने तिला अस्वस्थ वाटत होते एक पाऊण तासात ते त्यांच्या घरी पोहोचतात त्यांचा पाहुणचार चालू होता पण समीर काही दिसत नाही हे पाहून ती म्हणते चला बरं झालं म्हणजे हा घरात दिसत नाहीये तर ती एक सुटकेचा निश्वास सोडत होती तोच त्याची मॉम म्हणाली अहो समीर जरा बाहेर गेला काही काम होतं त्याचं पण येईलच इतक्यात श्रिया जरा इकडे बाहेर येतेस त्याची मॉम हाक मारताच एक मुलगी बाहेर आली शर्वरीला वाटलं त्याची बहीण असेल ही रोहनची बायको श्रिया त्या दिवशी शर्वरीला पाहायला तुमच्या घरी आली नव्हती ना म्हणून म्हटलं ओळख करून द्यावी नमस्कार करते म्हणतच तिने शर्वरीच्या आईबाबांना नमस्कार केला हाय कशी आहेस शर्वरी श्रिया विचारते मी छान तुम्ही शर्वरी सांगते मी एकदम छान मम्मा तुम्ही राहू द्या मी बघते त्यांना काय लागतंय ते श्रिया समीरच्या मॉमला म्हणत होती अगं राहू दे तू ती शर्वरी पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे ना तर जा ना घर दाखव आपलं हो हो ठीक आहे चल असं म्हणतच ती घर दाखवायला गेली बापरे सुनांना बरीच मोकळीक आहे म्हणजे यांच्याकडे पण हे एवढे सगळे लोक टू बी एच केमध्ये कसे राहतात आणि आमचं लग्न झाल्यावर बापरे पण बरं झालं ना घरच्यांच्या समोर जास्त ट्यावट्याव नाही करायचा हा पण याला माझ्याशी लग्न का करायचं आहे काय ग कसला विचार करते आहेस कसं वाटलं आमचं घर तिने किचन स्वतःची बेडरूम दाखवत विचारलं हो छान आहे शर्वरी म्हणते श्रिया सांगते लहान वाटतंय ना डोंट वरी समीर भाऊजींनी स्वतःचा नवीन फ्लॅट घेतला आहे तुमच्या लग्नानंतर तुम्ही तिकडेच जाणार आहात हो का तिला आत्ता खरी गोष्ट कळली होती बापरे म्हणजे आम्ही दोघंच नवीन फ्लॅटमध्ये अच्छा म्हणजे म्हणून हा लग्न करतोय याचा अर्थ त्यांनी बदला घ्यायचा चांगलाच प्लॅन केलेला दिसतोय तोपर्यंत ते आत्ता असणाऱ्या समीरच्या बेडरूम मध्ये आले होते श्रिया सांगते बरं का शर्वरी ही आत्ताची भाऊजींची बेडरूम शर्वरी खोटं हसू चेहऱ्यावर आणून होती पण आतून तिला भविष्यात सामोरे जावे लागणाऱ्या गोष्टींचा अंदाज येत होता श्रिया विचारते तू खूपच कमी बोलतेस का अगं आपण छान मैत्रिणी बनू शकतो फ्रेंड्स असं म्हणत ती हात पुढे करते शर्वरी म्हणते नाही असं काही नाही थोडं नर्वस फील होत होतं बाकी काही नाही असं म्हणत तिनेही तिला फ्रेंडशिपसाठी हातात हात दिला श्रिया सांगते ते तर सुरुवातीला सगळ्यांनाच फील होतं ग पण डोंट वरी मॉम डॅड खूप मोकळ्या स्वभावाचे आहेत यू कॅन ट्रस्ट मी या शर्वरी मनातून म्हणत होती तुला काय सांगू की मला नर्वस का फील आहे त्या दोघी बाहेर येतात आणि समीरची मॉम शर्वरीला विचारते कसं वाटलं घर हो छान आहे बरं का हो गाडगीळ म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या समीरने दुसरा फ्लॅट घेतला आहे तर हे दोघं तिकडेच शिफ्ट होतील लग्नानंतर हे घर लहान आहे पण तसा काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे समीरचे डॅड सांगत होते आणि हे ऐकून शर्वरीच्या आईबाबांना खूप छान वाटत होतं पण शर्वरी मात्र आतून नर्वस फील करत होती इतक्यात समीर देखील आला अरे यार आला हा शैतानसुद्धा याचीच कमी होती जरा उशिरा आला असता तर नसतं चाललं का ती मनात म्हणत होती येताच त्याने एकदा सगळ्यांकडे स्माईल करत नजर फिरवली आणि शर्वरीवर येताच चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन रागात बदलले तिचीही काही वेगळी गोष्ट नव्हती काय रे समीर आता शर्वरीला सुद्धा तुझा नवीन फ्लॅट लवकरच दाखवून आण मॉम म्हणाली हो हो लवकरच दाखवतो असं म्हणत त्याने रागातच एक कटाक्ष तिच्यावर टाकला जा तुम्हा दोघांना बोलायचं असेल तर जा रोहन त्याचा भाऊ म्हणतो हो चल ना शर्वरी तुला घर दाखवतो आमचं समीर म्हणत होता आणि हा का बोलवतोय आत्ता ह्या विचाराने तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती नाही ठीक आहे आत्ताच दाखवलं मला घर अच्छा हो का ठीक आहे ना चल मग आमचा फॅमिली अल्बम दाखवतो तुला समीर म्हणाला जा ना तो एवढं बोलवतोय तर ते दोघं पण त्यांच्या बेडरूममध्ये गेले ती घाबरतच पावलं टाकत होती एवढ्यात पाठीमागून श्रिया आली शर्वरी ही घे कॉफी भाऊजी ही तुमची असं म्हणत ती निघूनही गेली शर्वरी कॉफी घेऊन उभीच होती तसा तो उठला स्वतःची कॉफी साईडला ठेवली आणि थोडे डोअर लावले ए डोअर का लावतो आहेस तू तो म्हणतो त्या दिवशी तू ऐकलं होतंस का माझं मग मी पण लावणार ती सांगते तुझ्या मनात अस तसं काही असेल ना तर तर काय हा काय ग त्या दिवशी तुझ्या घरी गरम चहा ओतलास माझ्या अंगावर आता मी बघ काय करतो त्याने साईडला ठेवलेला कॉफीचा कप उचलला आणि तिला म्हणाला आता ही कॉफी ओतू का तुझ्या डोक्यावर नाही ओततोच आता असं तिला म्हणत होता तर ती भिऊन मागे सरत होती आणि तो पुढे शेवटी मागे भिंत होती आता पाठीमागे सरणे शक्यच नव्हते आता कुठे जाशील ग थांब ही कॉफी ओततोच तुझ्या डोक्यावर मग बघ कसं वाटतंय असं म्हणत खरंच कॉफीचा कप तिच्या डोक्यावर ओतायला म्हणून हात वर नेला नाही नको हातातला कप तसाच घट्ट पकडत तिने गच्च डोळे मिटले तिला चांगलीच घाबरलेली पाहून त्याला थोडं हसू आलं दोन तीन सेकंद तो तिच्याकडे तसाच पाहत होता यार ही अजूनही काय दिसते मी हे काय विचार करतोय मनातील विचार झडकून तो बाजूला येऊन बेडवर कॉफी घेत बसला आणि काही वेळ ती तशीच होती नाही मी करू शकतो असं पण काय आहे ना घरी आलेल्या पाहुण्यांना असं वागवण्याचे संस्कार नाहीत माझ्यावर तो असे म्हणतो तेव्हा ती हळूच डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहते तर तो बेडवर बसला होता तिथे खुर्ची आहे त्यावर बसू शकतेस त्याच्या म्हणण्यावर एखाद्या भिजलेल्या मांजरीसारखी ती बसली पण आतून त्याचा खूप राग येत होता आणि त्याला वाटत होतं की ठरवले तसं सगळं वर्क करतय अब आ रहा है उठ पहाड के नीचे असं तो तिच्याकडेच पाहत मनाशी म्हणत होता हातातील कॉफी न पिता तशीच बसलेली पाहून कॉफी प्यायलीस तरी चालेल विष नाही मिसळले त्यात तुला काय करायचे मी काहीही करेन आवाज खाली माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही तुला पाहायचंय का परत तो तिच्याकडे थोडा धावतोच सगळे बाहेर होते त्यामुळे तिला गप्प बसावं लागत होतं बाहेर सगळे आहेत याचा अर्थ हा नको काढू की मी तुझं सगळं खपवून घेईन समजलं ना शर्वरी कॉफी पिऊन कप बाजूला ठेवत हळूच बोलते ते बाहेर आहेत म्हणूनच मी सुद्धा अजून गप्प आहे समजलं समीर तेवढ्याच आवाजात बोलतो समीर भाऊजी तुम्हा दोघांना बाहेर बोलवलं आहे श्रिया बाहेरून आवाज देत निघून जाते शर्वरी उठून बाहेर निघणार एवढ्यात तो तिला अडवतो तिच्या समोर असा उभा राहतो की तिला जाताही येणार नाही ती म्हणते तुझी बायको नाही मी अजून कळलं मला जाऊ दे तो म्हणतो होणार तर आहेस ना नाही जाऊ देणार काय करणार आहेस माझ्यापासून दूर राहायचं हा हात नाही लावायचा अंगाला तो खूप जवळ येतोय हे पाहून ती म्हणाली तुझं हे तोंड जरा जास्तच बोलते ना माझ्यासमोर हे नाही चालणार काय असं म्हणत तो तिचे तोंड दाबतो ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते पण रागाने तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं अरे बाहेर येत आहे ना समीर मॉमचा आवाज येतो तुला ना नंतर पाहतो तो म्हणत होता त्याचा हात झटकून ती बाहेर आली सगळ्यांसमोर नॉर्मल दाखवणं आता अशक्यच होतं पण तरीही तिने ते केलं समीर तू पण ये अरे बाहेर तो आत विचारात होता त्याला तिच्याशी असं वागल्यामुळे स्वतःचाच राग येतो त्याच्यासोबत वेगळंच काही होत होतं तिला धडा शिकवायला चाललेला तो इतक्यातच बाद होऊ लागलेला समीर बाहेर येताच दोघांच्या आईवडिलांनी एंगेजमेंट फिक्स केल्याचे सांगितले समीर आम्ही एंगेजमेंटची डेट ठरवली आहे चोवीस फेब्रुवारी पुढच्या पंधरा दिवसांनी तुला काही हरकत नाही ना डॅड सांगतात नाही हो मला काही प्रॉब्लेम नाही समीर म्हणतो शर्वरी तुला ग समीरची बॉम्ब विचारते तिला काय प्रॉब्लेम असणार आहे ठीक आहे तिच्याऐवजी तिची आईच उत्तर देते ती मात्र मान खाली घालून शांत बसलेली मगाशी झालेलं आठवून तिचा नुसता तीळपापड होत होता थोडंफार खाणं पिणं झाल्यावर शर्वरीच्या घरचे त्यांचा निरोप घेऊन निघतात कारमध्ये बसल्यानंतर देखील ती फक्त बाहेरूनच शांत होती बघ त्यांच्या घरात सुनांना किती मोकळं वातावरण आहे शिवाय असा हट्ट नाही की आमच्याच सोबत राहा आई सांगत होती तिच्या सासरी सासुरवास करतील असं तर अजिबात वाटत नाही बाबा सांगतात शर्वरी म्हणते नवरा करेल त्याचं काय आयुष्यात नवरा धड नसेल आणि बाकीचे चांगले असतील तर त्याचा काय उपयोग आहे ती बोलत होती पण तिच्या डोळ्यात पाणी झालं अगं तो तरी असं का करेल त्याचे आई वडील इतके चांगले म्हणजे तो पण असणारच ना आई म्हणाली शर्वरी सांगते मी तुम्हाला सांगितलेलं पटणार आहे का माझ्यावर का म्हणून विश्वास ठेवाल तुम्ही जाऊ द्या माझं आयुष्य बर्बाद होणार आहे हेच खरं काय बोलते आहेस आणि रडायला काय झालंय बाबा विचारतात जाऊ द्या तुम्ही नका लक्ष देऊ नेहमी ती तिचंच खरं करते तर यावेळेस आपण करू आई म्हणाली पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस होता समीरला त्याच्या कॉमन ग्रुपमधून त्याच दिवशी कळतं तसा तो खुश झाला रोनितला आणि त्याच्या नीरज नावाच्या फ्रेंडला लगेचच कॉल करतो आणि त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत एका महागड्या हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी आहे म्हणून यायला सांगतो त्याने एक प्लॅन केला होता त्यानुसार शर्वरीच्या ऑफिसची माहिती काढली आणि तिची सुट्टी होण्याअगोदरच तिच्या ऑफिसच्या बाहेर तिची वाट पाहत थांबला आठ वाजत आले होते बराच वेळ ती येईना हे पाहून त्याला ती गेली असं वाटलं पण एवढ्यात ती त्याला समोरून येताना दिसली तसा तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडला आणि तिला घेऊन कारकडे जाऊ लागला ए तू काय करतोयस समीर म्हणतो आज बर्थडे आहे ना ग तुझा सेलिब्रेशन तर व्हायला हवं शर्वरी सांगते मला नकोय तुझी पार्टी समीर म्हणतो अरे असं कसं नाही नाही ते काही नाही आपण आता जातोय हॉटेलमध्ये शर्वरी बोलते तुला मराठी कळतं मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही कशी येत नाही ते मी बघतो तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवत तिला त्या हॉटेलमध्ये नेऊ लागतो ती म्हणते काय जबरदस्ती लावली तू अगं माझ्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस आहे पार्टी तो आहे तो कार सुरू करत म्हणतो ते काही वेळाने हॉटेलमध्ये पोहोचतात तिथे गेल्यावर ती पाहते तर खूप महागडं हॉटेल मला काय करायचंय खायचे आणि निघायचे असा विचार करून ती आत येते पाहते तर समीरचे दोन मित्र त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत पाहून ती विचारते हे काय करत आहे तिथे तो सांगतो अरे बर्थडे पार्टी आहे दोघात थोडी असते हाय शर्वरी कॉंग्रॅच्युलेशन तुमचं लग्न ठरलंय ना रोनित विचारतो हो हे काय जग जाहीर केलेलं दिसतंय समीरकडे रागाने पाहत म्हणते अरे माझे मित्र आहेत ते त्यांना माहीत असणारच ना समीर म्हणतो बरं ते जाऊ दे आज तुझा बर्थडे ना हॅपी बर्थडे रोनित नंतर सगळेच एकापाठोपाठ विश करतात पण खरंच नाही वाटत एकमेकांचे दुश्मन म्हणजे पटत नव्हतं तुमचं मग कसं काय घडलं हे नीरज विचारतो समीर म्हणतो ए जरा गब्बस खायला आलास तर खा ना गपगुमान शर्वरी विचारते एवढेच बोलवलेत का फ्रेंड्स अजून बोलवायचे ना हो ते पण चाललं असतं खरं बरं काय मागू रोनीत ती रागाने पाहते म्हटल्यावर तो विषय बदलतो अरे रे हा समीर आता काय घोळ घालतो पाहूया पुढील भागात कथा आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू